झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग सातवा बीजामृत आणि बीज निवड बघितलं जीवामृत आणि घन जीवामृत आता बीज प्रक्रियेसाठी म्हणजे बीज संस्कारासाठी बीजामृत बीज संस्कार तुम्ही काय म्हणता बीज प्रक्रिया म्हणता का बीज संस्कार हा बीज बीजामृत बीज प्रक्रिया हा चुकीचा शब्द आहे बीज संस्कार हा खरा शब्द आहे बीज प्रक्रिया प्रक्रिया म्हणजे काय ते त्याला कापणे त्याच्या खुला करणे आणि त्याच्यावर फोडणी देणे त्याला प्रक्रिया म्हणतात आपण बियाला काय करतो संस्कार करतो त्याला फोडत नाही म्हणून बीज संस्कार हा योग्य शब्द आहे बीज प्रक्रिया हा चुकीचा शब्द आहे ठीक आहे ना लिया शंभर किलो बीज करिता शंभर किलो बीज संस्कारासाठी वीस लिटर पाणी घ्या त्यामध्ये पाच लिटर देशी गायीचंच गोमूत्र टाका देशी गायीचंच बैलाचं चालणार नाही म्हशीचं चालणार नाही तिचं अजिबात चालणार नाही देशी गायीचंच गोमूत्र टाका त्यामध्ये पाच किलो देशी गायीचंच ताज शेण टाका पाच किलो पाच लिटर गोमूत्र पाच किलो देशी गाईचं शेण देशी गाईचंच पाहिजे बैलाचं चालणार नाही म्हशीचं चालणार नाही तिचं हे अजिबात चालणार नाही फक्त देशी गाईचं आणि पन्नास ग्रॅम चुना टाका पन्नास ग्रॅम चुना टाका खाण्याचा चुना म्हणजे आधी पाण्यामध्ये भिजवायचा आणि मग टाकायचं आणि एक मोठ जीवाणू माती टाका काल झालाय विषय तू एक मोठ पन्नास ग्रॅम जीवाणू माती आता चुना विकत आणायचा नाही झिरो बजेट आहे पण त्याचा वापर करायचा समजलं काय मग त्यासाठी काय करायचं आपल्या शेतामध्ये चुनखडे असतात पांढऱ्या पांढऱ्या असतात ना त्या जमा करायच्या त्याची पावडर करायची आणि पन्नास ग्रॅम टाकायची पण काळ्या खोल काळ्या चिकण्या जमिनीमध्ये चुनखडी नसते पण प्रत्येक गावामध्ये नदी नाला असतो नदी नाल्यामध्ये शंख शिंपले असतात शंख शिंपले जमा करा त्याची पावडर बनवा आणि पन्नास ग्रॅम विकत आणायचं बस आणि मग याला धवळा सव्यगतीनं म्हणजे घड्याळच्या काठी घुमतात त्याप्रमाणे ते सगळं द्रावण ढवळा सावलीत ठेवा गोंदपाट झाका आणि रात्रभर त्याला किनवन क्रिया होऊ द्या सावलीत ठेवा गोंदपाटाने झाका आणि रात्रभर त्याला किनवन क्रियेसाठी ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी बियाणा संस्कार करा मित्रांनो ग्रामीणी कुळातले जे पिकं आहेत त्याला म्हणतो आपण गवतवर्गीय वर्गीय सगळेच गवत पिकं ग्रामीणी कुळामध्ये येतात जसं लिया ज्वारी लिया गवतवर्गीय पिकं ज्वारी बाजरी मका ज्वारी बाजरी मका धान गहू रागी कोदो कुटकी नवनी ऊस सगळे गवत सगळे गवत वर्गीय प्रकार all cereals and all millets झालं नंबर दोन सगळे तेलवर्गीय वान सगळे तेलवर्गीय वान भुमुंग आणि सोयाबीन सोडून बाकी सगळे तेलवान करडी आहे तीळ आहे सूर्यफूल आहे कापूस आहे म्हणजे सरकी आहे येल्ला फक्त भुईमुंग सोहळ्याचा आणि सोयाबीन का कारण त्यांचा जो छिलका आहे आणि अतिशय पातळ असतो त्याला बोट लावलं तर निघतो मग अंकुलन होत नाही म्हणून त्याला वेगळी ट्रीटमेंट देऊ आपण है की नाही लिहा यापैकी कोणतंही पीक निवडलेल्या पिकाचं बियाणं घ्या एक दल याला आपण एक दल म्हणूया एक दल पिकांचं निवडलेलं कोणत्याही पिकाचं बियाणं घ्या एका प्लॅस्टिकच्या कागदावर पसवा किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या फरशीवर पसरवा किंवा देशी गायच्या शेणानं सारवलेल्या जमिनीवर पसरवा आणि त्या बियावर अंदाजानं हातानं बीजामृत शिंपडा अंदाजानं अंदाज येतो तुम्ही तुमच्या मनाला आदेश द्या का हे दहा किलो आहे दहा किलोला जेवढं पाहिजे तेवढंच तू टाक बोट बरोबर तेवढंच टाकतात एक ग्रॅमही जास्त टाकत नाही फक्त मनाला आदेश द्यावं लागतं अंदाज येऊन जातो मी एक उदाहरण देतो आपल्या घरी मावल्या स्वयंपाक करतात घरी पाच लोक आहेत तर पाच लोकांचं जे मीठ पाहिजे तिखट पाहिजे तेवढंच टाकतात अंदाजान टाकतात मोजून टाकतात का हो नाही अंदाजान टाकतात आणि अचानक शंभर लोक आले आणि शंभर लोकांचा स्वयंपाक करतात तेव्हाही अंदाजानच टाकतात पण कधीही भाजी तिखट होत नाही अंदाज असतो तो अंदाज तसं अंदाजानं टाका आणि मग हाताने त्या बियाला सोळा rub the seed by both hands हाताने बियाला सोळा सावली सुकवा आणि पेरा सावलीत सुकवा एक दोन तासामध्ये ते सुकून जातं किंवा हवा असली तर आणि पेरणी करा झालं आता लिहा कडधान्य द्विदल कडधान्य जे कडधान्याचं पीक तुम्ही निवडलेलं आहे त्याचं बियाणं घ्या प्लास्टिकच्या कागदावर किंवा सारवलेल्या जमिनीवर किंवा फरशीवर ते पसवा थोडस अंदाजानं बीजामृत शिंपडा अंदाजानं आणि एक वाक्य फार महत्वाचं आहे दोन्ही हातानं चोळू नका आल्या त्याला टिकमार करा दोन्ही हातानं चोळू नका कारण त्याचे छिलका कसा आहे पापुद्रा अत्यंत पातळ आहे निघून जातो फक्त लिया दोन्ही हाताचे बोट पसरून टाका दोन्ही हाताचे बोट असे पसवा आणि हळूच बोटांनी वर खाली करा हळूच बियाणं असं हातानी बोटांनी वर खाली करा हळूच धक्का नाही लागला पाहिजे हळूच बोटांनी वर खाली करा हळूवारपणे सावली सुकवा आणि पेरा सावली सुकवा आणि पेरा आता लिहा भुईमुंग आणि सोयाबीन भुईमुंग आणि सोयाबीन त्यांचा जो वरचा साल आहे अत्यंत पातळ असते म्हणून बीजामृताचा संस्कार त्याला करायचा नाही ओलावा मिळताच ते अलग होते म्हणून जेवढं बियाणं आहे लिहा जेवढं बियाणं आहे त्याच्या दहा टक्के घनजीवामृत घ्या जेवढं बियाणं आहे जे जेवढं किलो आहे त्याच्या दहा टक्के म्हणजे शंभर किलो असेल तर किती दहा किलो दहा किलो असेल तर एक किलो अमृत घ्या आणि बोटानी हळूच ते मिसळा हळूच बोटानी हळूच मिसळा कोटिंग होऊन जातं <clears throat> संस्कार होऊन जातात आणि पेरा आणि पेरा घनजीवामृतात घनजीवामृतात बीजामृतात नाही घनजीवामृत आता लिहा भाजीपाल्याचं बी भाजीपाल्याचं बी भाजीपाल्याचं बी पाकिटातून बाहेर काढल्यानंतर हे बघा बीजामृतामध्ये आपण चुना वापरतो याला कारण आहे जेव्हा शेण आणि गोमूत्र एकत्र येतात आणि पाण्याचा संयोग होतो तेव्हा आम्लता वाढते आम्लता घटवण्यासाठी आपण काय वापरतो चुना वापरतो पीएच व्हॅल्यू मेंटेन करण्यासाठी घनजीवामृत चुना वापरण्याची आवश्यकता नाही घनजीवामृत ट्रीटमेंट आपण फक्त दोघांसाठी करतो कासाठी सोयाबीन आणि भुईमुंग बाकीसाठी बीजामृत आहे बाकीसाठी बीजामृत आहे याचा छिलका पातळ असतो म्हणून आपण याला स्पेशल ट्रीटमेंट देतो आहे बाकी आवश्यकता समजलं लिहा भाजीपाल्याचं बी पाकिटातून बाहेर काढल्यावर स्वच्छ पाण्यानं धुवून टाका कारण त्याला पाप लागलेला आहे त्याला झहर लावलेला आहे आणि मग बीजामृताचा संस्कार करा आणि मग बीजामृताचा संस्कार करा आता लिहा मिरची वांग टमाटर मिरची वांग टमाटर फुलकोबी पानकोबी फुलकोबी पानकोबी ब्रोकोली कांदा झेंडू धान जे आपण रोपवाटिकेमध्ये रोपं करतोय नी? ती सगळी पिकं रोप रोपवाटिकेमध्ये ज्यांची रोप आपण वाढवतो ती सगळी पिके रोप रोपवाटिकेमध्ये जी पिकं आपण वाढवतो ती सगळी पिके प्रथम या बियांना प्रथम या बियांना बीजामृताचा संस्कार हातानं सोडून प्रथम या बियांना हाताने चोळून बीजामृताचा संस्कार केला सावली सुकवा आणि रोपवाटिकेच्या गादी वाफ्यावर पेरा कसं पेरायचं मग आमचं नंतर बघू रोपवाटिकेच्या गादी वाफ्यावर ते पेरा ज्या दिवशी रोप लावणी करायची आहे ज्या दिवशी रोप लावणी करायची आहे त्या दिवशी गादी वाफ्यावर रोप उपडून रोपांची मुळच फक्त रोप नाही रोपांची मुळे फक्त बिजामृतात बुडवा फक्त रोपांची रोप मुळच बिजामृतात बुडवा आणि रोप लावणी करा अख्खं रोप बुडवायचं कारण नाही फक्त मुळे बुडवायची आणि लावणी करायची झालं हा आता लिहा कलमा सुद्धा बीजामृतात बुडूनच लावा त्यांच्या मुळ्या आता लिहा ऊस ऊसाचं बेणं केळीचे कंद ऊसाचं बेणं केळीचे कंद हळद अद्रक बटाटे व अन्य कंदवर्गीय बेणं व अन्य कंदवर्गीय बेने एका बांबूच्या टोपल्यात घेऊन एका बांबूच्या टोपल्यात घेऊन ते टोपलं बेण्यासकट बीजामृतात बुडवा काही सेकंद ते टोपलं काही सेकंद बेण्यासकट बीजामृतात बुडवा आणि लावणी करा आणि लावणी करा चल आता कटिंग्स द्राक्षाच्या काड्या म्हणजे रूट स्टॉकच्या काड्या पानविडीच्या कटिंग काळी मिरी व्हॅनिला काळी मिरी व्हॅनिला त्यांच्या कटिंग्स रत्नाळ्याच्या कटिंग कटिंग म्हणजे विडीचे कट तसेच शेवग्याचे स्टंप फांद्याचे तुकडे जे लावतो आपण तीन डोळ्याचे गिरीपुष्पाचे तुकडे फांद्याचे तुकडे ब्लिसिडिया गिरीपुष्पाला काय म्हणतात मराठीत ग्लिसिडिया तसेच गुलाबाचे काड्या या सगळ्यांना जे लावायचं आहे त्या सगळ्यांचं ते स्टम किंवा कटिंग्स एका बांबूच्या टोपल्यात घ्या आणि ते बांबूचं टोपलं काही सेकंदासाठी बिजांबूतात बुडवा आणि लावणी करा आणि लावणी करा सुपारीवाले आहे कोणी इथं सुपारी तर अशा तऱ्हेनं बियाला आपण संस्कार करायचं कोकणातले कोण लोक आहेत बरं काय करायचं सुपारीचं बेणं आपण पद्धतशीरपणे निवडायचं आहे एक तर आपल्या देशी जाती वापरायच्या लोकल कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या कोणत्याच जाती वापरू नये कृषी विद्यापीठाने एक सुमंगला नावाची जात तयार केली सुपारीची अनेक लोकांनी ती वापरली आणि शेवटी त्यांना दिसून आलं की हे सुमंगला नसून मंगल आहे आणि मग त्यांनी ते बंद केलं तीस वर्षाचं झाड घ्यायचं बियाणासाठी नारळ आणि सुपारी दोन्ही तीस वर्षाच्या पुढची कारण ही रिप्रोडक्टिव्ह स्टेज असते ते शक्य नाही तर पंधरा ते तीसच्या दरम्यान असलेलं तरी चालेल पण संभवता तीस वर्ष झाड घ्यायचं आणि झाडाची निवड करायची ज्या झाडाला सगळ्यात जास्त बंचेस आहे बंचेस काय म्हणतो आपण त्याला घड आहे घड घोस आणि ज्या एका बंचमध्ये घोसामध्ये सगळ्यात जास्त उत्कृष्ट क्वांटिटीचे काय सुपारीचे नट आहेत किंवा सुपारीचे किंवा नारळाचे नट आहेत त्या झाडाला एक लाल पट्टी बांधून द्यायची निवड त्या झाडावर रोग नसावा किटी किटींचा हल्ला नसावा निकोप असावं त्याला एक हे बांधून द्यायची अशी सतत निवड करायची आणि मग बंचेस तोडायचे नाही म्हणजे घोस तोडायचे नाही घोस तोडले तर तीस टक्के पूर्ण पक्व हाती येतात अर्धवट पक्व सत्तर टक्के येतात आणि ते बियाणाला कमी पडत नाही म्हणून घोस तोडायचे नाही फक्त जे पक्व नट आहे ते आपोआपच पडतात जमिनीवर आणि मग पडलेल्या नटातून उत्कृष्ट क्वालिटीचं बेणं आपण निवडावं आणि ते बियासाठी वापरावं नर्सरीमधलं अजिबात रोप आणू नका त्याची आवश्यकता नाही होतं काय की पावसाळ्यामध्ये गच्च तण झालेलं असतं नारळ म्हणजे पोफळीच्या बागेमध्ये आणि मग काही नट पडतात आणि आपण ते वेचतो पण काही शिल्लक राहतात आपल्याला दिसत नाही आणि आपण बघतो की पावसाळ्यामध्ये ते काय झालेले आहे अंकुरित झालेले आहे म्हणजे आपोआप जमिनी पडल्यावर जर ते अंकुरित होत असतं तर आणि आणण्याची आवश्यकता आहे का नाही मग निवडलेल्या सुपाला बीजामृतामध्ये बुडून ठेवा जोपर्यंत त्याला अंकुर येत नाही तोपर्यंत आणि जेव्हा अंकुरचीन तेव्हा लावणी करा समजलं का नारळ तेच नारळ काय करायचं असं झाड निवडायचं नारळाचं ज्याला सगळ्यात जास्त घोष आहेत जास्त प्रमाणात घोस आहेत एका घोसामध्ये जास्त नारळ आहेत उत्कृष्ट क्वालिटीचे नारळ आहेत आणि नारळाचा छत्रीचा का आकार आहे कायचा आहे छत्रीसारखा आकार आहे आणि खूप चांगला धष्टपुष्ट आहे म्हणजे काय होतं खाली थोडं कमी बारीक अति बारीक असं नको संतुलित त्याचं वाढ झालेली आहे बूट फार मोठा आहे रोग नाही किडी नाही त्याला मार्किंग करा त्याचे जे नट्स खाली पडतील नारळ त्यातलं बेणं निवडा आणि बीजामृतात बुडवा आणि नारळाच्या तीन इंच या बाजूला तीन इंच या बीजला तीन इंच वर आणि तीन इंच खाली एवढाच खड्डा खोदा जास्त खड्डा खोदू नका कृषी विद्यापीठ जे खड्डा सांगतात तीन फूट तीन फूट हे तुम्हाला गाडण्यासाठी सांगतात ते लावण्यासाठी नाही ज्यांनी खड्डे खोदले ते लंबे झाले पण यांचे पगार वाढले त्याच्यामुळं खड्डा खोदू नका फक्त ते नारळ इथं ठेवा मधात पन्नास टक्के माती निघालेली पन्नास टक्के घनजीवामृत मिसळा आणि त्याने ते भरून ठेवा वरून थोडंसं दोन इंच आलं पाहिजे आणि मग त्याच्यावर जीवामृत शिंपडा काडी कचऱ्याचं आच्छादन द्या आणि मग पावसाची वाट पहा पाऊस आला की ज्या दिवशी ते अंकुरित होईल तपासून घ्यायचं आपण मग ते मल्चिंग हटून टाकायचं आणि त्याची सुंदर वाढ होते सुंदर वाढ लक्षात काय होतं बघा असे ढगाई वातावरण आलं जसं काल दोन तीन दिवस होतं मग ढग येतात ढग आले की आर्द्रता वाढते हवा वाढायला लागते आणि त्या हवेसोबत काही पॅथोजेनिक बॅक्टेरिया म्हणजे रोग निर्माण करणारे जीवाणूच्या कोशिका येतात म्हणजे पेशी येतात सोबतच हानी करणार हानी पोहोचवणाऱ्या बिमारी पैदा करणाऱ्या काही बुरशीचे बिजांड वाहून येतात आणि जर आपलं बी असं मोकळं ठेवलेलं आहे हवेत ओलावा आहे तर ते बियाच्या पृष्ठभागावर चिपकून बसतात आणि जर आपण संस्कार केले नाही आहे तसं बी जमिनीत टाकलं तर हे सगळे राक्षस जमिनीत जातात आणि ओलावा मिळतात त्यांची संख्या वाढते आणि जसं मग आपलं बी अंकुरित होतं आणि रोप वाढायला लागतं तर ते काय करतात या मुळीतून घुसतात ते मुळीत प्रवेश करतात आणि मग सगळ्या शरीरभर पसरतात मुळीमध्ये मुळीमधून ते प्रवेश करतात आणि संपूर्ण शरीरामध्ये फिरतात पसरतात आणि मग दिसतं आपल्याला की पानावर कुठंतरी पहिला छोटासा लाल पिवळा काळा डाग आहे काही दिवसांना ते डाग वाढतायत काही दिवसांना सगळे डाग एकमेकात मिसळतायत पान पिवळं पडतं वाळत आणि करून पडतं म्हणजे बसीन चाललं झालेलं आहे यांना म्हणतात <coughs> सीट बोन डिसिसेस म्हणजे मुळी वाटे पसरणारे आणि म्हणून बीज संस्कार नियंत्रण करायचं आहे हे जे बुरशी आहे या बुरशीचा नायनासाठी आपण शेण घेतलं आहे गाईचं गाईचं शेण अद्भुत बुरशीनाशक आहे <coughs> जंतूचा नाश करण्यासाठी पण गोमूत्र घेतलेलं आहे गोमूत्र अत्यंत उपयुक्त जंतुरोधक आहे आणि त्या दोघांचं मिलन झाल्यानंतर <clears throat> जी आम्लता वाढते ती आम्लता घोडण्यासाठी आपण चुना घेतलेला आहे चुना आणखी एक काम करतो बुस्टरचं काम करतो उगवणीचं आणि म्हणून हे जीवामृत बीजामृताचा संस्कार केला की सगळे राक्षस मरतात बीज शुद्ध होतं बीज जमिनीत गेल्यावर तुम्हाला कुठेही रोग दिसणार नाही आणि कुठेही काही डॅमेज दिसणार नाही चण्याचं बी पेरल्यावर भुईमुगाचं बी पेरल्यानंतर एक महिन्यानं तुम्ही जा रासायनिक शेतीमध्ये काही रोप मलूल झालेले आहे आणि गळून पडलेले आहे मुळ्या उपसा मुळ्या सडलेल्या आहे हे काम कोणी केलं महाराष्ट्र जीवाणू आहे फ्युजुरियम नावाचा त्यानं हे काम केलं सुडोमोनास नावाचा खतरनाक जीवाणू आहे त्यानं काम केलं बीजामृताचा संस्कार करा त्याच्यामध्ये आपले उपयुक्त जीवाणू आहे त्यांचा नायनाट करतात आणि जेव्हा तुम्ही बजे शेतीमध्ये चना लावाल एकही झाड मेलेलं दिसणार नाही एकही झाड मेलेलं दिसणार नाही म्हणून मित्रांनो बीजामृता संस्कार करणं अत्यंत आवश्यक आहे काही चांगल्या बुरशी आहेत काही वाईट बुरशी आहेत म्हणजे माणसातही असतात चांगले वाईट तसं बुरशीमध्ये आहे फॅटोपथरा नावाची बुरशी आहे अत्यंत खतरनाक फायटोपथोरा विदर्भातल्या ऐंशी टक्के संत्रा बागा उद्ध्वस्त केल्या फायटोपथोरानं गमोसिस त्याला डिंक्या म्हणतो आपण मराठवाड्यातल्या कितीतरी बागा मोसंबीच्या उद्ध्वस्त केल्या हा डिंक्या महा खतरनाक आहे त्याला कारण फायटोपथोरा आहे फायटोपथोरा काय करतो मुळीला नष्ट करतो आणि मग तो एक डिंका त्या खोडातून बाहेर निघतो डिंक म्हणून त्याला डिंक्या म्हणतात झाड जगतच नाही झाडाला मरणं आवश्यक आहे पण झिरो बजेटमध्ये एकही झाडावर डिंक्या नाही एकही संत्र्यावर नाही एकही मोसंबीवर नाही नागपूरला मध्यवर्ती लिंबूवर्गीय संशोधन केंद्र आहे प्रत्येक झाडावर डिंक्या होता आता आमच्या झाडावर मात्र डिंक्या नाही याला कारण हा फायटोपथोरा फायटोपथोराचा दुश्मन आहे ट्रायकोडर्मा फायटोपथोराचा दुश्मन कोण आहे ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा उपयुक्त बुरशी आहे हे ती काय करते याचं नियंत्रण करते फायटोथोराचं आणि ते एकाच कुळातलं आहे एकाच परिवारातलं आहे कुटुंबातलं आहे फायटोमायसिटीज जेव्हा तुम्ही बाविस्टीन वापरता जसे कृषी विद्यापीठ सांगतात बाविस्टीनमुळे काय होतो फायटोजात मरतो पण सोबतच उपयुक्त जीवाणू आपले गुस्ती मरतात टायकोटांना हे रोडोमिल बिबिल कोट्यावधी रुपये खर्च केले काही फायदा नाही काही फायदा नाही आणि म्हणून जीवामृतामध्ये ट्रायकोडर्मा मायच तुम्ही बीजामृतामध्ये ट्रायकोडर्मा आहेच जेव्हा तुम्ही बीजामृत संस्कार करता हा ट्रायकोडर्मा जातो फायटोथोराचा गळा घोटतो आणि आपले पिकं आणि म्हणून मित्रांनो बीजामृताचा संस्कार करणं अत्यंत आवश्यक आहे आणखी एक सांगतो तुम्ही बियाणं विकत घेता थैलीवर लिहिलं असतं पंचावन्न टक्के उगवण शक्ती जेव्हा तुम्ही थैल्या विकत घेता बियाच्या तेव्हा त्यावर लिहिलं असते पंचावन्न टक्के शक्ती का बा पंचावन्न नव्वद का नाही सत्तर का नाही याला कारण आहे याला कारण असं आहे की त्या बियाच्या आतमध्ये <clears throat> असे काही रासायनिक तत्व आहेत जे <clears throat> बियाच्या अंकुरणाला रोखतात <clears throat> बियाच्या आतमध्ये असे काही रासायनिक तत्व आहे की ते अंकुरणाला रोखतात त्यांना म्हणतात अँटी जर्मिनेटिंग अफला टॉक्सिस काय म्हणतात त्यांना अँटी जर्मिनेटिंग अफला टॉक्सिस हे अफला टॉक्सिस अंकुरण क्षमता घटवतात आणि त्याच्यामुळं रासायनिक शेतीमध्ये तुम्हाला पंचावन्न साठ टक्क्याच्यावर अंकुरण मिळत नाही पण बीजामृतामध्ये असे काही तत्व आहेत की या जे अफला टॉक्सिन्स आहेत त्याला न्यूट्रल करतात त्याला निष्क्रिय करतात आणि त्याच्यामुळं विजामचा संस्कार केला की तुम्हाला नव्वद टक्के हमखासपणे उगवण शक्ती मिळते हमखासपणे नव्वद टक्के एकोणनव्वद नाही याला कारण न्यूट्रिलायझेशन ऑफ द टॉक्सिन्स आणि म्हणून मित्रांनो बीजामृताचा संस्कार केलाच बीजामृत तयार करण्यासाठी आपण काही विकत आणलेलं नाही चुना सुद्धा आणला नाही नाहीतर तुम्ही चुना आणा आणि त्याला चुना लावू नका काही आवश्यकता नाही समजलं काय जीवांब बनण्यासाठी आपण काही विकत आणलं नाही हा गुळ आणला आणायचा नाही आपल्या शेतामध्ये डाळिंबामध्ये चार डाळिंबाच्या मध्ये जागा असते सुरुवातीला भरपूर जागा असते एक डोळ्याची काणी लावून द्यायची उसाचं बेट आपोआपच तयार होतं चार कोपऱ्याला डाळिंबाच्या चारही बाजूनं द्राक्षबागेच्या चारही बाजूनं आपल्याला वारा प्रतिबंधक पट्टा पाहिजे पूर्ण ऊस लावून द्या चारही बाजूनं तो वाला प्रतिबिंब पट्टाही होतो आणि घरी गोळ बनतो काही विकत आणण्याची आवश्यकता नाही काही नाही एक पपईचं बी लावा शंभर फळ एक कलम लावा म्हणजे आपल्या चिकूचं किती चिकू हजारो चिकू एक कळी लावा तुम्हाला शेकडो कळी जमतात म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते तिथं लावलं पाहिजे घनजीवामृतात आपण काही विकत आणलेलं नाही म्हणजे जे विरजन आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये काहीही विकत आणलेलं नाहीये संपूर्ण झिरो बजेट कळलं का चला पाच मिनिटाचा ब्रेक नाही तर कोकणवाले म्हणतील आम्हाला का शिक्षा आता लिहा बी पकडणे बी पकडणे बाजारामध्ये जाऊन एक लाल धाग्याचं बंडल खरेदी करा बियाण्याची निवड आहे बियाण्याची निवड हेडिंग काय द्या बियाण्याची निवड बाजारात जाऊन एक लाल धाग्याचं बंडल खरेदी करा व त्याचे नऊ इंचाचे तुकडे करा आणि नऊ इंचाचे तुकडे करा पीक फुलावर आल्यानंतर पीक फुलावर आल्यानंतर आठवड्यातून एकदा झाडांचं सूक्ष्म निरीक्षण करा पीक फुलावर आल्यानंतर आठवड्यातून एकदा झाडांचं सूक्ष्म निरीक्षण करा ज्या झाडावर किडींचं नुकसान नाही बिमारी नाही रोग नाही निकोप आहेत ज्या झाडावर किडी नाही रोग नाही निकोप आहेत झाड छत्रीसारखं गोलाकार वाढलेलं आहे झाड छत्रीसारखं गोलाकार वाढलेलं आहे प्रत्येक बहाराचे सर्वच फळं अतिशय उत्तम लागलेली आहे सगळ्यात जास्त संकेत आहेत प्रत्येक बहाराची सगळीच फळं अतिशय उत्तम आणि खूप चांगली पोचलेली आहेत सगळ्यात जास्त प्रमाणात आहेत फळाची संख्या फळावर शेंगावर चमक आहे फळावर शेंगावर चमक आहे अशा निवडलेल्या झाडांना लाल धागा बांधून टाका शेंड्यावर अशा निवडलेल्या झाडांना शेंड्यावर लाल धागा बांधा आणि ती फळं कायम पकू द्या झाडावरच पकवू द्या आणि अशा निवडलेल्या झाडावरची फळं झाडावरच पूर्ण पक्व होऊ द्या पिवळी पडू द्या आणि या पक्व पिवळ्या फळांनाच तोडून बियासाठी वेगळी करा या पक्व पिवळ्या फळांनाच तोडून बियाण्यासाठी ते फळं वेगळी उन्हामध्ये वाळवा चिरून खुला करा आणि उन्हात वाळवा आणि दुसऱ्या वर्षी तेच बी लावा <clears throat> दुसऱ्या वर्षी तेच बी लावा निवडलेल्या झाडावरची फळं स्वतः तोडा मजुराला सांगू नका तो गडबड करेल बाहेरची सुद्धा नक्कीच तोडेल निवडलेली फळं स्वतःच तोडा किंवा आपल्या नजरेसमोर तोडून घ्या मजुराकडून पुढल्या वर्षी हेच बी लावा दरवर्षी सहा वर्षापर्यंत अशी निवड करा दरवर्षी सहा वर्षापर्यंत अशा उत्तम झाडांची निवड करा जर संकरित बियाणं असेल तरीही अशी निवड करा जर संकरित जाती असेल भाजीपाल्याची तरीही अशी निवड सहा वर्ष करा संकरित तुम्ही लावलाय का नाही यावर्षीचं तर त्याची निवड दरवर्षी तेच तेच बी विकत आणायचं नाही तेच तेच बी सहा वर्षापर्यंत निवडत त्याचा वाल्याचा वाल्मिकी मिळत नाही तर सहा वर्षानंतर तुमच्या हातात एक सुंदर नवीन जात हाती येईल सहा वर्षानंतर तुमच्या हातामध्ये ईश्वरानं दिलेली अतिशय सुंदर सुधारित नवी जात तुमच्या हातात येईल म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला ही झाली सुधारी जात आता हेच बियाणं पुढील सहा वर्षापर्यंत तुम्ही पुन्हा पुन्हा निवडून लावा हेच बियाणं प्रत्येक वर्षी उत्कृष्ट झाडं निवडून पुढील सहा वर्षापर्यंत निवड पद्धतीनं बियाणं जमा करा आणि ते लावा दरवर्षी बारा वर्षानंतर तुमच्या हातात गावरानी बियाणा हातात येईल तयार बारा वर्षानंतर तुमच्या हातामध्ये गावरानी बियाणं तयार होईल म्हणजे वाल्याचा वाल्मिकी सहा वर्षात वाल्मिकीचा वाल्मिकी ऋषी बारा वर्षानंतर आणि मग त्या जातीला तुमच्या पत्नीचं नाव द्या आईचं द्या वडिलाचं द्या मुलाचं द्या मुलीचं द्या आणि नाही कोणी सावडलं तर सिनेमा नटीचं देऊन द्या उत्कृष्ट जात तुम्हाला मिळते तर मित्रांनो भाजीपाला अशा पद्धतीने घ्या विक्री व्यवस्था मोठ्या मोठ्या शहरामध्ये आपला बॅनर असला पाहिजे सगळ्यांची सगळ्यांचा भाजीपाला एकत्र करून आपण त्या मार्केटमध्ये जायचं आपला बॅनर लावायचा विषमुक्त वगैरे वगैरे आणि आपण भाव ठेवायचा आणि एकच सांगायचं ग्राहकाला याची चव पा याची किंमत मार्केटला वीस रुपये का माझी चाळीस आहे खायचं असेल तर खा नाही तर कॅन्सरनं मर तो म्हणते मला कॅन्सर नको पन्नास घे पण मला दे एकदा चव कळली की सगळी कॉलनी तुमच्या मागे लागेल तुम्ही समोर आणि कॉलनी पाठीमाग अशा तऱ्हेनं आपल्याला हे सगळं करायचं आहे तर मित्रांनो एक भाजीपाल्याचा अतिशय सुंदर गट आहे उत्पादकांचा अठरा एकोणीस भाजीपाला उत्पादक झिरो बजेटमध्ये भाजीपाला घेत आहेत औरंगाबाद जवळ कुबेरी ही गाव आहे त्याच्या भोवतालचे तीन चार गाव आहे आणि रावसाहेब घावट्यांनी तो ग्रुप तयार केलेला आहे तो अशोक कुबेर यांना मी विनंती करतो की त्यांनी यावं आणि आपली सक्सेस स्टोरी म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीत यशोगाथा इथे सांगावी अशोक कुबेर मोठी टाळी देऊन त्यांचं स्वागत करा हे सुद्धा पहिले वाल्याच होते नंतर वाल्मिकी झाले म्हणजे रासायनिकचे आता इकडे कोणत्याही झाडाचा सगळा अट्टास बी घडवण्यामध्ये असतो झाडाची सारी सामर्थ्य बियात असते ते सामर्थ्य बी खाणाऱ्याच्या शरीरात जाते बी म्हणजे एक सामर्थ्याचं पुंज आहे सगळ्या जातीमध्ये नपुसकता असते मानवामध्ये सुद्धा असते हजार लोकातून एखादा नपुसक असतो तसं झाडामध्ये काही नपुसक असतात मग द्राक्षात फिरता फिरता बियाच्या द्राक्षात फिरता फिरता एखादी वेळ बिनबियाची मिळाली म्हणजे नपुसक मिळाली आणि तिच्या काळ्या वाटल्या आणि नाव देऊन दिलं थॉम्सन सीडलेस नपुसक आता सीडलेस म्हणजे बिया बिनबियाच्या द्राक्षे फळे ज्या सामर्थ्यच नाहीये खाणाऱ्याला काय मिळणार आहे म्हणजे द्राक्षे नपुसक आणि खाणारा आणि दुसरी गोष्ट शिडले द्राक्ष कमजोर असतात प्रतिकारशक्ती अत्यंत कमी असते आणि म्हणून त्याच्यावर डावण्या मिलीबग सगळे रोग येतात आणि कीडक घेतात पण शिळे द्राक्षाला कीड येत नाही अत्यंत कमी प्रतिकाशक्ती खूप असते चौदा असतात ही तुमची बिनबियाची द्राक्ष खाताना द्राक्ष खातो आहोत का तुमच्या स्पंजचा तुकडा खात आहोत काही कळत नाही मित्रांनो आणि म्हणून सिडे द्राक्ष आपल्याला पाहिजे आहेत बिनबियाचे द्राक्ष नको लोकांना नपुसक बनवायचं नाहीये दुसरी गोष्ट लोकांना लंबे द्राक्ष पाहिजे अठरा मिलीमीटरचे म्हणून संजीव काळचा भडीमार संजीवक म्हणजे ग्रोथ हार्मोन्स आहेत पेशींचं निर्बंध वाढवते तुमच्याजवळ काय पुरावे आहेत की अठरा मिलीमीटर द्राक्ष खाल्ल्याने कॅन्सर होणार नाही काय पुरावे आहे तुमच्याकडे मी म्हणतो अठरा मिलीमीटर लांबी आणण्यासाठी एवढे फवारे करण्यापेक्षा नऊ नऊ मिलीमीटरचे दोन द्राक्ष खाल्ले तर काय चुकलं तुमचं तुमचं काय बिघडलं या दाभोळकरांनी सगळं गणित बिघडून टाकलं चुकीचं गणित दिलं चुकीचं गणित आणि म्हणून आता आपल्याला सिडे द्राक्ष लावायचे अनावेश आहे सिरे द्राक्षाचा म्हणजे बियाच्या द्राक्षाचा मनुका दुप्पट भावन जातो आणि त्याचं उत्पादन दीडपट जास्त असते गंमत पहा दीडपट जास्त असते मनुका कमी येतो पण उत्पादन जास्त असल्यामुळे मनुका तेवढाच मिळतो थॉम्सनचा तुम्हाला चार किलोला एक किलो मिळेल आणि हा सहा किलोला एक किलो मिळेल अनापेक्षाचा पण एका किलोला तीस टन तुम्हाला उत्पादन मिळतं म्हणजे मनुका दुप्पट मिळतो अनाबे प्लॉट आपल्याला वाढवायचा आहे रसदार असते आणि भरपूर त्या स्वाद असतो कॅन्सर दुरुस्त करण्याची क्षमता त्या रसामध्ये असते अनाबेशाहीच्या आणि मग असाच मी फिरत होतो त्या दिवशी इंडीला आलो ही गुरुनाथ बगली आहे आमचे मोठे कार्यकर्ते आहेत खूप प्रचार करतात कर्नाटकामध्ये झिरोबा शेतीचा त्यांना विचारलं का हो म्हटलं सोलापूरच्या आसपास बिजापूरमध्ये काही कोणाचा प्लॉट आहे का म्हणजे एक प्लॉट आहे चला लगेच आम्ही तयार केली आणि तिथे गेलो सुधाकर तुपत रात्रीला साडेआठ नऊ वाजता बॅटरीतून तो पाहिला बॅटऱ्या लावल्या आणि अरे अतिशय सुंदर आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की तो माणूस जीवामृत वापरत होता आच्छादन वापरत होता रासायनिक खत अजिबात वापरत नाही कीटकनाशक वापरत नाही संपूर्ण झिरो करत होता मला माहित नाही आणि त्यालाही माहित नाही पुस्तकं वाचून त्यानं केलं अप्रतिम घड तोंडात टाकली की जिरतात आग होत नाही तोंडाला चळचळ होत नाही दोन नाही दहा किलो द्राक्ष खाल्ले तरी तुम्हाला काही त्रास होणार नाही मात्र हे पन्नास ग्रॅम खा आणि लोटा घेऊन पळा हे नक्कीच आहे नक्कीच आहे बिनव्याज म्हणून आता आपल्याला असे प्लॉट करायचे आहे की डाळिंबामध्ये द्राक्ष आणि ती बियाचे द्राक्ष अनाबेशाई अनाबेशाच्या काड्या आपल्याला मिळतील त्या तुप्पतकडे तुम्ही जा त्यांचा प्लॉट आता बघा जीवामृतावरचा खरा सुंदर आहे लिहून घ्या त्याचा फोन नंबर देऊन घ्या सगळ्यांनी लिहून घ्या आपल्याला एक हजार एकरचा आता डाळिंबात द्राक्ष लावायचे आहे सोलापूर जिल्ह्यात आणि मग त्याला ऑनलाईन ट्रेडिंगसाठी मस्तपैकी एक्सपोर्टचा तुम्हाला सगळा लाभ मिळवून देणार आहे सुधाकर सिद्धन्ना तुपत सुधाकर सिद्धन्ना तुपत आलेत का सुधाकर सिद्धन्ना तुपत मुक्काम कातराळ कातराळ पोस्ट जीप जेवणी तालुका इंडी जिल्हा बिजापूर महाराष्ट्र नाही पाहिजे तुम्हाला तुम्हाला पाहिजे नाही का म्हणजे कर्नाटकातल्या जिग्नेवाडी तालुका इंडी जिल्हा बिजापूर अगदी जवळ आहे महाराष्ट्राच्या बॉर्डरवरच आहे बिलकुल बिलकुल बॉर्डरला एक किलोमीटर महाराष्ट्र एक किलोमीटर म्हणजे नंबर लिहा zero double nine zero one three eight zero three zero one आता इंग्लिश इंग्लिशमध्ये सांगतो नव्याण्णव शून्य एक अडतीस शून्य तीन शून्य एक ठीक आहे आणि गंमत आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल आता इंटरनेटमुळं आणि वेबसाईटमुळं काय झालं की झिरो बजेट शेती संपूर्ण जगात गेली आणि माझे इंग्लिश पुस्तकं सगळ्या जगात पोचले आणि जे आंतरराष्ट्रीय सेमिनार होतात त्यामध्ये सुद्धा खूप प्रचार होतो आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला तो युरोपातला असो म्हणजे तुमच्या दक्षिण अमेरिकेतला असो आफ्रिकेतला असो की आशियातला कोणताही शेतकरी जो या याचा अभ्यास केला तो हे शब्द वापरतो बीजामृत जीवामृत आच्छादन वापसा हे शब्द वापरतो निमास्त्रम ब्रह्मास्त्रम तो स्वतःचा भाषांतर करत आणि गंमत आहे आणि म्हणून पूर्ण हिंदुस्थानभर आपला तो शब्द राहिला पाहिजे नाही तर मग संभ्रम निर्माण होतो काय होतो संभ्रम निर्माण होतो आणि एक गंमत तुम्हाला सांगायची आहे काही विद्वान मात्र भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात एक असाच एक विद्वान आहे दिल्लीत असतो आणि प्रसारमाध्यमातून माध्यमातून शेतीवर लिहितो त्याचे इकॉनॉमिक्स लिहितो वगैरे खूप चांगलं लेखन करतो ते महाशय एका बाबाजवळ गेले आणि मग प्रवचनात लागले आणि मग त्यांनी सांगितलं विकृत रूप त्या जीवामृताचं विकृत रूप लोकांसमोर मांडलं टीव्हीवर दूरदर्शनवर का त्याच्यामध्ये खाण्याचं तेल टाका आणि जसं त्याचं प्रवचन झालं प्रचंड फोन मला चालू की सर वो क्या कर रहा है वो कौन है जिसको शरम नाही है आणि सगळ्या भारतातून त्याला फोन आणि मग त्या बाबाजीजवळ काही लोक गेलेत की तुम्ही कोणाला जवळ करता वगैरे वगैरे वगैरे हे लोक कसे आहेत यांना शेती माहीत नाही हो जन्मात नाही बघितली बापाच्या जन्मात कधी बघितले नाही भुईमुंगाच्या शेंगा जमिनीत लागतात का वर लागतात यांना माहीत नाही पण शेतीवर लिहितात आणि शेतीवर बोलतात हा भ्रम पैदा करतात या लोकापासून सावध असलं पाहिजे आता मी नानाकडे एक पुस्तिका बघितली बाबा रामदेवच्या अभियानाची ती पुस्तिका आहे आणि त्यात त्यांनी नैसर्गिक शेती लिहिलेली आहे आणि त्याच्यात नावं कोणती आहे सुरेश देसाई ते कर्नाटकातले नारायण स्वामी हा बेडकियाड अरे हे ऑर्गॅनिक फार्मिंगवाले हे जिवे बळीतात तिरस्कार करतात हे जे ऑर्गॅनिक फार्मिंग इंटूर्स आहे ते लोक त्या लोकांना सांगतात तुम्ही गांडूळ खत वापरा कंपोस्ट वापरा हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर चांगला आहे ते म्हणजे याचा प्रचार ते सेंद्रिय शेतीचा प्रचारक आहे आणि त्या पुस्तकात मात्र नाव कोणते टाकले नाव दिलं नैसर्गिक शेती नाव त्यांनी टाकले भ्रम निर्माण होतो भ्रम निर्माण होतो म्हणून बाबा रामदेवीच्या लोकांना कोणतरी जाऊन भेटलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आता असा भ्रम कृपा करून फैलू नका बाबा रामदेवीला हे माहीतच नसेल बहुतेक मला नक्कीच वाटतं बाबा रामदेवीला हे माहीतच नाही त्यांच्या भोवतालचेच काहीतरी गडबड करतायत बाबा रामदेवांचं एक ऐतिहासिक कार्य म्हणजे त्यांनी योगा घराघरात पोहोचवला प्रचंड ऐतिहासिक काम आहे कोणी नाही केलं आतापर्यंत योगा म्हणजे क्लिष्ट लक्षात ठेव पण जर त्यांचे लोक असं करत असतील तर कोणतरी जाऊन हे थांबवलं पाहिजे